कृष्णमूर्ति होय गे कृष्णमूर्ति होय गे काली सोय गे कृष्णमूर्ति होय गे काली सोय गे प्राणाचाही प्राण पाता सुख सांगू काय गे प्राण पाता सुख सांगू काय अर्धांगी रुक्मिणी विंझने वारती गोपी बागे अर्धांगी रुक्मिणी विंझने वारती गोपी बाळागे कृष्णमूर्ती होय गे कृष्णमूर्ती होय वास गे कसली साम गे पितंबराची कास गे कसली सावकाश गे नारद तुंगन गायन करीते पुढे निज दास गे नारद तुंगर गायन करीते Oh,